झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट आध्यात्मिक शेती मार्गदर्शक कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर भाग एकोणीसावा हळद आणि आलं हे नऊ फुटावर शेवगा येतो साडेचार फुटावर सऱ्या पडायच्या आहे तीन फूट ओलंबा येतो दीड फूट सरी येते आणि एका वरंब्याच्या मधात शेवगा वरंब्याच्या दोन्ही काठावर मिरची आणि मध्ये सगळी अर्ज किंवा हळद दुसऱ्या पट्ट्यामध्ये वरण्यामध्ये काठावर मिरची मध्ये हळद किंवा अद्रक पुन्हा तिकडे शेवग्याच्या दोन्ही बाजूला मिरची आणि मध्ये हळद अद्रक इथे एक प्रयोग घेतला पुसेगावला खटाव तालुक्यात श्रीकांत चव्हाणकडे त्याला एक अद्रक मध्ये मिरची घ्यायला सांगितली पण वेळ मजूर नाही भेटलं रोप नाही भेटलं आणि मिरची घेतली नाही फक्त अद्रकच घेतलं पण तिथं एक पेरूचं झाड आहे पक्षी येऊन बसले आणि खाली कुठतरी मिरचीचं बी खाल्लेलं ते मिरचीचं बी पडलं त्या प्लॉटमध्ये आणि तीन चार मिरची झाडं उगवले त्या अजरकामध्येच आणि वाढले आता मी गेलो होतो मागच्या फेब्रुवारीमध्ये आणि त्याला म्हटलं चला आता आपण बघूया तर ते मिरचीच्या बाहेरचा गड्डा काढला इथं मिरची नाही खुला आणि मिरच्या बुडातला काढला मिरचीच्या बुडातला दीडपट मोठा गड्डा होता आणि मग त्याला शेव आला मी काय केलं म्हणे आता नुकसान केलं मिरचीच्या मुळ्याचं आणि अर्धक हळदीचं खूप चांगलं नातं आहे मिरचीच्या सावडीत अर्धक खूप चांगलं येतं अर्धक हळदीला सूर्यप्रकाश अजिबात सहन होत नाही हलणारी सावडी पाहिजे थोडी जास्त सावडी पाहिजे ती सावडी आपली मिरची आणि शेवगा देतो शेवग्यावर वाल चढवायचा आणि सरीमध्ये सगळा भाजीपाला घ्यायचा काय म्हटलं हो झेंडू पण चालेल हो तर दोन फूट तीन फूट मिरची मोठी वाढणारी असेल तर तीन फूट शिमला असन तर अडीच तीन फूट चालते साधी असन तर दोन फूट ठेवा दोन मिरचीतलं झेंडू मिरची त्या ठिकाणी मिरची दोन मिरचीच्या मध्ये झेंडू एका लाईनमध्ये तीन फुटा मिरची मध्ये झेंडू एक मिरची एक झेंडू असं अतिशय उत्तम आणि वलंबी असल्यामुळं हळद खूप चांगली पोचते हा हे तीन फुटाचा वलंब आहे ना तीन फूट अंतर आहे ना तीन फूट अंतर आहे दोन मिरच्यामध्ये कोळंब्यावर आणि दोन सरीमध्ये दीड फूट येते आणि दोन मिरचीमध्ये दोन ते तीन फूट ठेवा त्याच्यामध्ये झेंडू सुद्धा लावता येते आणि सरीमध्ये पालक मेथी सगळा भाजीपाला घ्यायचा उंचावर एकाच ठिकाणी तुम्हाला हे सगळं पीक घेता येते जीवामृत अतिशय सुंदर येते अर्जट लागत नाही आणि शेवग्यावर वाल बिल सगळं चांगला पैसा होतो याच्यात आल्यानंतर बस एक फूट शेवग्याला लागूनही चालतं चार बोटावर कोणत्या एक एक सव्वा फूट अठरा बोट जीवामृत जीवामृत मात्र तुम्ही चांगलं दिलं पाहिजे जितकं चांगलं जीवामृत द्यान तेवढे गड्डे चांगले पोचतात आणि त्यामध्ये मिरची ही गावरानी घ्या अद्रक गावरानी घ्या आणि हळद शक्य असेल तर वायगा हळद थोडं बी ते वाढवता येईल तुम्हाला सेलम सुद्धा चालेल हा हो चालेल तूर सुद्धा चालेल शेवग्याच्या ऐवजी तूर सुद्धा चालेल दोन शेवग्यामधलं अंतर साडेचार फूट ठेवा दोन शेवग्यामधलं अंतर साडेचार फूट त्याच्यामध्ये सुद्धा मिरची तूर सुद्धा नऊ बाय साडेचार ठेवायचं तू सुद्धा नो बाय ठेवायचं इतर पिके कशी घेतली आहेत त्यांचे मॉडेल समजून घ्या म्हणजे हळद आणि आल्याचं पीक नियोजन कसं करायचं ते समजेल धन्यवाद